कान्होबाचे नाटाचे अभंग अभंग संख्या आठ अगाये वैकुंठ नायका अगाये त्रलौक्य तारका अगा जनार्दना व्यापका अगा पाळका भक्तांची अगाये वसुदेव देवकी नंदना अगाये गोपिका रमणा अगा बळीबंध वासना अगा निधाना गुणनिधी अगाई द्रौपदी बांधवा अगाई सकया पांडवा अगा जीवाची ये जीवा अगा माधवा मधुसूदना अगा महेश्वरा महाराजा अगा श्रीहरी गरुडध्वजा अगा सुंदरा सहस्त्रभुजा पारमी तुझा कायवर्णू अगा अंबरुषी परंपरा निरालंबा निर्विकारा अगा गोवर्धन धरणीधरा अगा माहिरा दिनाचिया अगा धर्मराया धर्मशिळा कृपा सिंधू कृपाळा अगा प्रेमाची या कल्लोळा सकळ कळा प्रवीणा अगा चतुरा सुजाना मधुरा गिरा सुलक्षणा अगा उदारा सुर मर्दना राखे शरणा तुकया बंधू हे वैकुंठ नायका माझे रक्षण करण्यासाठी तू ये सर्व त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या परमेश्वरा जनार्दना सर्व जगास व्यापून राहणाऱ्या देवा भक्तांचे पालन करणाऱ्या देवा मी तुला शरण आलो आहे वसुदेव देवकीच्या नंदना गोपिकाच्या रमणा बळीराजाला बांधून नेणाऱ्या वामना अनेक गुणांचा साठा असणाऱ्या मी तुला शरण आलो आहे द्रौपदीचा सखा पांडवाचा मित्र माझ्या जीवाचा जीव माधवा मधु नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या मधुसूदना मी तुला शरण आलोय हे महेश्वरा महाराजा श्रीहरी ज्याच्या ध्वजावर गरुडचा निवास आहे असा असणाऱ्या परमेश्वरा मी तुला शरण आलोय हे सुंदरा हजार हातांचा असणारा सहस्रभुजा तुझ्या स्वरूपाचं वर्णन करण्यास अंत नाही त्याचे मी काय वर्णन करावे हे देवा अंब ऋषीची परंपरा तुझ्यापासूनच झाली आहे तुला कुठलाही आधार नसल्यामुळे तू निरालंब आहेस तू निर्विकार आहेस आपल्या करांगुलीवर गोवर्धन धारण करणाऱ्या धरणीधरा दिनांच्या माहेरा मी तुला शरण आलोय हे धर्मराजा धर्मशिळा तू कृपेचा सागर आहेस प्रेमाचा कल्लोळा तू सर्व कलामध्ये प्रवीण आहेस हे चतुरा सुजाना अत्यंत गोडवाणी असणाऱ्या गिरा सुलक्षणा उदारा असुरांचा नाश करणाऱ्या असुर मर्दना हा तुकया बंधू तुला शरण आला आहे त्याचे तू रक्षण कर उभा देखिला भीमातेरी कर मिरवले कटावरी पावले तरी समची साजिरी नाम तरी अनंत अतिगुण शंख चक्रांकित भूषणे जडित मेखळा छिद्रत्ने पीतांबर उटी शोभे गोरेपणे लोपली तेने श्रवणी कुंडली देती ढाळू दशांगुळी मुद्रिका माळू दंत ओळी हिरे झळाळू मुख निर्मळ सुखरासी कडी कडदोरा वाकी वेळा बाही बाहुवटी पदक गळा मृगणाभी रेखिला तिळा लवती डोळा विझुलता सुंदरपणाची साम्यता काय वर्णुती पावी आता तुक या बंधू म्हणे रे अच्युता धन्य ते माता पिता प्रसवली आज मी भीमेच्या तीरावर उभा राहिलेला विठ्ठल पाहिला याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून मिरवलेले आहेत आणि याची पावले सम आहेत आणि ते अत्यंत शोभायमान अशी दिसत आहेत याचे नाव अनंत रूपामध्ये असून अतिशय गोड असे आहे शंखचक्र इत्यादींनी अंकित झालेली भूषणे याने धारण केले आहेत आणि चैतन्याच्या रत्नांनी याचा कमरपटा जडवलेला आहे गोरेपणामुळे याचा पितांबर आणि याच्या अंगाची जी उटी आहे ती शोभून दिसत आहेत याच्या तेजामुळे सूर्याचे तेज सुद्धा लोपून गेले आहे याच्या कानामध्ये कुंडली असून त्यांचा प्रकाश सर्वत्र पडत आहे याच्या दाही बोटात रत्न जडीत अंगठ्या असून याच्या गळ्यामध्ये माळ आहे मुखातील दातांची ओळ हिऱ्याप्रमाणे चमकत आहे आणि याचे मुख निर्मळ असून ते एक अवित अशा सुखाच्या राशीप्रमाणे दिसत आहे त्याच्या कमरेला करवोट आहे दंडावर वाक्या आणि इतर भाऊपुषणे शोभून दिसत आहेत त्याच्या गळ्यामध्ये पदक विराजमान आहे मृगाच्या नाभीतून मिळालेल्या कस्तुरीचा ठेळा याच्या कपाळावर रेखलेला आहे याचे डोळे विधुल्लतेप्रमाणे चमकणारे आहेत या भगवंताच्या सुंदरपणाची साम्यता मी काय वर्णन करावी तुकया बंधू म्हणतो अरे अच्युता जी माता तुला प्रसवली ते धन्य होय एक मागणे ऋषिकेशी चित्त द्यावे सांगतो वचनासी मज अंतर तुझ्या चरणासी न पडियायसी कृपा करी नको तुझी बुद्धी आणि वृद्धी सिद्धी परलोक तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐसी मना येईल तू जन्म देई भलते कोळी भलते ठाई ते मी साकडे घालित नाही हृदय हुनी तू नवजे इतुले करी भलत्या परी भलत्या भावी तुझे द्वारी राहीन दास होऊनी कामारी वधो वैखरी नित्य नामू नको विचारू दुसरे आता शरण आलोजी तू कया बंधू म्हणे अच्युता हा हे दाता दानशुरू हे भगवंता तुझ्याजवळ एकच माझी मागणी आहे मी सांगतो ते तू चित्त देऊन ऐक तुझ्या चरणाशी माझे अंतर पडू देऊ नकोस माझ्यावर एवढी कृपा कर याशिवाय माझ्याविषयी तू दुसरी कुठलीही बुद्धी धरू नकोस मला कुठल्याही प्रकारच्या अरुद्धिसिद्धी नकोत मला परलोक नको केवळ तू स्वामी आणि मी सेवक असे एकच नाते आपल्यामध्ये राहू दे यामध्ये विरोध होऊ देऊ नकोस तुझ्या मनाला जे येईल त्या ठिकाणी मला जन्म घाल कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जन्माला घातले तरी चालेल हे संकट मी काही तुझ्यावर घालणार नाही पण माझ्या हृदयातून तू कधी दूर होऊ नकोस हे मात्र अवश्य पहा तू एवढेच कर मग मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही भावाने तुझ्या दारात येईन आणि तुझे काम करणारा सेवक होऊन राहीन आणि मुखाने तुझेच नाम गात राहीन याशिवाय दुसरे काही विचारू नकोस हे पंढरीनाथा मी तुला आता शरण आलोय तुकया बंधू म्हणतो अरे अच्युता तू दाता आणि दानशूर आहेस त्यामुळे मला हे कृपेचं दान दे कई देखता होईन डोळी सकळा भूती मूर्ती सावळी जीवा नाव भूमंडळी जळी स्थळी काष्टी पाशाणी ऐसा कृपा करील नारायण जीव जगाचा होईन प्रेम सागरे बुडईन होईल स्नान अनुतापी ऐसा कै येईन दैवासू दृश्य नासुनी जाईल आसू सदा संत चरणी देहाचा वासु, शेविन शेष धनिवरी कई नवसाई तिलंकुरू सुखा नाहीसा होईल पारू अमृत ते पृथ्वी जळसागरू वाहती पूर आनंदाचे प्रसन्न दया क्षमा शांती कई नवविदा होईल भक्ती भोगिन वैराग्य संपती मनोरथ कळती तई पुरले तुकया बंधू मनी सांगू नव्हे तुझ विन ना पांगू म्हणून निघातले साष्टांग पांडुरंगावरे चरणांग देवा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मी तुझीच फक्त सावळी मूर्ती पाहिन या भूमंडळामध्ये जळी सळी काष्टी पाशनी सर्व जीवाना तुझेच नाव आहे हे भगवंता माझ्यावर अशी कृपा कर या जगाचाच मी जीव होऊन जाईल आणि प्रेम सागरामध्ये बुडी देईन वैराग्याच्या पश्चातापाच्या पाण्यात स्नान करीन माझे दैव अशा प्रकारचे कधी होईल हे दृश्य असणारे जग नाहीशे होऊन माझी आशा सुद्धा नष्ट होऊन जाईल नेहमी संत चरणामध्ये वास करीन आणि त्यांचे उच्छिष्ट मोठ्या आनंदाने सेवन करील माझ्या नवसारातून तू कधी अंकुर फोडशील अपार असे सुख मला कधी लाभेल या पृथ्वीवर आनंद अमृताच्या सागराचे पूर कधी वाहू लागतील दया प्रसन्नता क्षमा शांती इत्यादीनी आणि नवविधा भक्तीची प्राप्ती मला कधी होईल वैराग्य संपत्ती मी कधी भोगेन माझे सर्व मनोरथ कधी पूर्ण होतील तुकया बंधू म्हणतो हे देवा तुझ्याशिवाय माझी ही इच्छा दुसरा कोणीही पूर्ण करू शकणार नाही म्हणूनच हे पांडुरंगा तुझ्या चरणावर मी साष्टांग नमस्कार घालीत आहे तू बळिया शिरोमणी हा हेची माझी त्रिभुवनी रे घालू पाठी तुझी म्हणवणी आता करीन मी असेल ते तू देवा प्रताप दिन करू सुरासुरांचा सुरू, महावीरा वीर धनुर्धरू मी तो पामर काय तेथे कृपा सिंधू दिनवत्सलू होडली देवाची शाळू संहारुणी राक्षस दळू शरणागत राजी स्थापिला उपक्रम करावा बहुतू तरी तू जानशी धर्मनी तू उचित काय ते अनुचित राखे शरणागत आलो आता किती म्या काय विनवावे शरण आलो जीवे भावी तुक या बंधू म्हणे करावे क्षेम अवघे येणे काळे देवा या सर्व त्रिभुवनामध्ये तू सर्वांमध्ये बलवानांचा सुद्धा बलवान आहेस म्हणूनच मी तुझ्या पाठी लागलोय आता माझ्या मनात जे आले आहे ते मी करीन देवा तू पराक्रमाचा सूर्य आहेस आणि देवासुरांचाही देव आहेस महावीरांचा धनुर्धर असा वीर आहेस तुझ्या पुढे मी पामर काय आहे अरे तू तर कृपासिंधू आहेस दिन वत्सल आहेस तू देवांची बंदीशाळा फोडलीस राक्षसांचा संहार केलास आणि जे शरण आले होते त्यांना तू राज्यावर बसवलीस मला खूप नवनव्या गोष्टी कराव्याशा वाटतात परंतु तू धर्मनीती जाणणार आहेस योग्य काय अयोग्य काय उचित काय आणि अनुचित काय हे तू जाणतोस मी तुला शरण आलोय तू आता माझे रक्षण कर मी तुला आता किती विनंती करावी मी जीवभावाने तुला शरण आलोय तुकया बंधू म्हणतो यावेळेस माझे सर्व कल्याणाचे जे काही असेल ते सर्व तू करावीस देवा मी चांडाळ चांडाळू म्हणता लागत आहे वेळू नसे पाहता भूमंडळू ऐसा मंगळ खळ दुसरा जन्मा उपजली आपासुनी असत्य कर्मते अजुनी सत्य आचरण नेनी स्वप्ने निखळ खाणी अवगुणांची भक्ती दया अथवा कथा काणी न सहावे वार्ता अखंड विषयांची व्यथा पुरता अधमाहुनी काम क्रोध दंभ अहंकारू गर्भताठा मदमस्सरू यांचे तरी माहिर घरु पर उपकार वैरी तैसा निंदा द्वेष घात विश्वासू करिता नाही केला आळसू करू नये ते केले संत उपहासू अभक्षते ही भक्षिली पाळिली नाही पित्रवचनू सदा परद्वारी परधनी ध्यान बोलो नये घडले ऐसे अनोन्य विनू दाशी गमन आधी करुणी मनी वाचा इंद्रियासी सकळ पापांची चरासी तुक या बंधू म्हणे ऐसी हा आलो ऋषिकेशी तुझ शरणू या अभंगामध्ये तुकया बंधू त्यांच्या अनेक जन्मामध्ये ज्या ज्या काही गोष्टी हातून घडल्या असतील त्या सर्वांबद्दल देवाजवळ क्षमा मागत आहेत आणि या सर्वातून सोडव अशी विनंती करीत आहेत ते म्हणतात देवा मी खरोखर मोठा चांदाळ आहे अशा प्रकारचे म्हणायला सुद्धा मला वेळ लागतो परंतु या जगामध्ये माझ्या इतका दुसरा कोणीही दुराचारी किंवा दुष्ट नसेल मी जन्माला आल्यापासूनच असत्य कर्म करीत आलोय स्वप्नामध्ये सुद्धा सत्याचे आचरण मला जमले नाही मी केवळ दुर्गुणांचीच राशी आहे माझ्या कानांना भक्ती दया किंवा तुझ्या कथा यांची वार्ता सुद्धा सहन होत नाही नेहमी नाना विषयांची व्यथा मला लागून राहिलेली असते मी पूर्णपणे अधमाहूनही अधम झालोय काम क्रोध दंभ अहंकार गर्व ताठा मत्सर मध यांचे मी माहेर घरच जणू काही बनतोय दुसऱ्यावर उपकार करणे अशा प्रकारचा गुण तर मला वैऱ्यासारखा दिसतो इतरांची निंदा द्वेष विश्वासघात वगैरे करताना मी कधी आळस नाही केला जे करू नये ते दोष मी केलेले आहेत संतांची निंदा केली जे खाऊ नये ते खाल्ले आहे आई वडिलांची आज्ञा कधी मानली नाही माझे चित्त नेहमी दुसऱ्याच्या द्रव्यावर आणि दुसऱ्याच्या स्त्रीवर जडून राहिले होते ज्या दोहोच्या बाबतीमध्ये जे बोलू नये ते माझ्या हातून घडले आहे दाशी गमनासारखे दोषही माझ्याकडून झाले असतील काया वाचा मन इंद्रिये या सर्वांची मिळून मी पापांचीच राशी झालोय तुकया बंधू म्हणत आहे असे असतानाही देवा हे भगवंता मी तुला शरण आलो आहे काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करुण त्याची करे विवंचना पतना नेऊ आदरिले भलत सवे धावे सैराट वाट आड वाट दरे दर कुट न विचारी कुडे काही कपट घात बळकट मांडियेला न पुरती भ्रमणादाही दिशा सप्त ही पाताळ आकाशा घाली उडी बळेची देखुनी फासा केलो या देशा पाहुना चेतवनी इंद्रिय सकळू आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळू दुराविली शुद्ध बुद्धी केली राळू ऐसे चांडाळ अनिवार हे आता काय ऐसे करावे यासी बहु जाचिलो केलो कासाविसी तुक या बंधू म्हणे ऋषिकेशी धाव मजायशी परी झाली देवा मी माझ्या मनाला वळण लावण्यासाठी कोणते कोणते उपाय केले नाहीत पण हे नारायणा ते काही ऐकत नाही जे करू नये त्याची चिंता करीत बसते आणि मला पतनाकडे घेऊन जाते भलत्याच्या संगतीने ते बेफाटपणे धावत राहते ते वाट कुंती आडवाट दर्या दरकुटे काही सुद्धा पाहत नाही खोटे किंवा कपटी आहे जर कोणी मोठा घात आरंभला आहे याचाही ते विचार करीत नाही या मनाच्या भ्रमणाला दाही दिशा पुरत नाहीत सप्त पाताळ्यांनी आकाश यामध्ये बळेच उडी घालून फासामध्ये अडकत असते यामुळेच मी या दोषांचा स्वामी बनलोय या मनानेच माझी सर्व इंद्रिय चालवली असून आशा काम कामक्रोध हे सर्व काळ यांच्यामुळे माझी असलेली शुद्धी नाहीशी होऊन गेली माझी बुद्धी सुद्धा नाहीशी झाली आहे असे हे माझे मन मोठे अनिवार आणि चांडाळ आहे आता याला करावे तरी काय याच्यामुळे मला फार त्रास झाला मी फार कासावीस झालोय या बंधू म्हणतो हे भगवंता तू धावून ये माझी जी अवस्था झाली आहे ती नीट पहा आणि मला चांगले बनवू अखंड क्षराब्दी भरती आली अध्यात्मविद्येचे भांडार उघडिले सूर्यकोटी सतेज फाकले ध्यानी प्रकटले भक्तांची अनादी ब्रह्मज्ञानाचे गुजू श्रवणीय वचित पडिले सहजू परमनिर्वाणाचे बिजू गुंडाईले निज सर्व भागी मंत्र महामंत्र मंगळ निधी सत्संग दर्शन प्रकटले आधी वैराग्य विवेकाची बुद्धी नामामृत सिद्धी साधिली ती क्षमादया शांतीची निज सुख सचित सुखे बोलला पुंडलिक अनंत सुखाचा हरिक उगवला देख पंढरी नेने भवभक्तीची निरपेक्षता नेने भूततयेची ममता तुका म्हणे पंढरीनाथ संग साधू संता दे आता सर्वत्र एकरूपपणे पसरलेल्या या क्षीरसागराला प्रेमाचे भरते आलेले आहे आणि त्यामुळे ईश्वराच्या कृपेने अध्यात्मविद्येचे भांडार उघड झाले आहे या योगामुळे जणू कोटी सूर्यांचे तेज प्रकाशमान राहिले असून ते भक्तांच्या अंतकरणातून प्रकट होत आहे ज्या ब्रह्मज्ञानाचा प्रारंभ नाही अशाचे रहस्य आमच्या कानी सहजच पडून परमार्थ निर्वाणाचे बीज आमच्या हातामध्ये आलेले आहे स्वतःच्यासाठी सर्व भाग्यांचा ठेवाच जणू काही हस्तगत झाला आहे सर्व मांगल्याचा साठा असा हा मंत्र महामंत्र सत्संगाच्या दर्शनाने प्रकट झाला विवेक आणि वैराग्याची बुद्धी विकसित झाली एका नामामृताच्या सिद्धीने हे सर्व प्राप्त झालं आहे हे सर्व साध्य झालं आहे दया क्षमा शांती यांनी साधलेले हे निजसुख किंवा चितसुख पुंडलिकाच्या मुखातून प्रकट झाले यामुळे अनंत सुखांचा हर्ष या पंढरी क्षेत्रात निर्माण झालाय भक्ती निरपेक्ष कशी असावी हे मला समजत नाही भूतमात्राविषयी ममता कशी वाढवावी हेही समजत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता पंढरीनाथा यासाठी तू साधू संतांची संगत मात्र मला अखंडपणे मिळवून दे क्षीराब्दी वासा शेषशयना लिळा हा सगुण स्वरूपा भक्तभूषणा गुणनिधाना अनंत अवतार धरितिसा अखंड स्वरूपा करुणालया पाळका देवराया भया भक्तांशिया सर्व व्यापका सर्वातिता गजेंद्र रक्षका वैकुंठनाथा भोया भक्ताशी सौख्यदाता जवीन सर्वथा असे चिना चित्त चाळका चैतन्य घणा भक्त कैवारी सुरमर्दना, भक्त अभिमानी नारायणा जीवना पांडुरंगा ब्रह्मादिकांचा जनिता सकळ कारण अकर्ता अनुरेणू व्याप्य भरिता पावन पतिता तुका म्हणी शराब्दीमध्ये क्षीरसागरामध्ये निवास करणाऱ्या देवा तू शशावर शयन करणाऱ्या नारायणा अनेक लीला करून गोपिकांचे मन हरण करणाऱ्या हे भगवंता कृष्णा तू सगुण स्वरूपाचा असून भक्तांचे भूषणच आहेस गुप्त रूपाने असलेल्या अनेक गुणांचा साठा तुझ्याजवळ आहे तू अनेक अवतार धारण करतोस आणि तुझे स्वरूप अखंड असून तू करुणेचा सागर आहेस देवराया तू देवांचाही प्रत्यक्ष सांभाळ करतोस तू आम्हा सर्व भक्तांचे संसार भय नाहीसे करून टाक तू सर्व व्यापक असून सर्वांच्या पलीकडचा आहेस गजेंद्राचे रक्षण तूच केलेस हे वैकुंठ नायका वैकुंठ नाथा भोळ्या भक्तांना तू सुख देणार आहेस तुझ्याशिवाय दुसरे काही नाही हे चैतन्याच्या मेघा सर्वांच्या चित्तांचा चालकही तूच आहेस तू भक्तांचा कैवार घेतोस आणि आसुरांचा नाश करतोस हे नारायणा तू भक्तांचा अभिमान धरतोस आणि सर्व जगाचे जीवन तूच आहेस हे पांडुरंगा तू ब्रह्मादिकांना सुद्धा जन्म देणारा असून सर्व कर्मे करणारा असून सुद्धा तू पूर्णत अकर्त आहेस तू अणुरेणू पासून सर्व त्रिभुवनामध्ये भरून राहिला आहेस तुकाराम महाराज म्हणतात तू पतिताना सुद्धा पावन करणार आहेस अखंड कर्मा कर्म प्रकाशा मग साठी कार्य झालाशी मुका धर्मा धर्म प्रतिपाळका सर्व चालका सर्वातिता न दे कशी वर्णाश्रम मर्यादा त्याचा सर्वस्वी करशी कामधंदा कधी न लाजशी तू गोविंदा कारे मुकुंदा बोल आता मत्स्य कुरमादी अवतारांसाठी श्रमली असतील जगजेठी करिता घडमोड सृष्टी झालाशी कष्टी काय जाणे किती म्यावीन वावी श्रीपती पुन्हा पुन्हा यावी काकुलती पुरे आता तुझी संगती करुणामूर्ती काय झाली काय म्यात जशी करावे आता कारे कोपलाशी पंढरीनाथ सकळ दुःख निवारिता पावन पतिता तुका म्हणे अखंडपणे कर्मामध्ये रममान झालेल्या देवा हे कर्म प्रकाशा सर्व कर्मात प्रकाशमान असणाऱ्या देवा माझ्या बाबतीतच तू असा मुकाकार्य झालायस धर्माने अधर्माचे प्रतिपादन करणाऱ्या सर्व जगाचे चालकत्व पत्करले असून सुद्धा तू सर्वांच्या पलीकडचा आहेस तू वर्णाश्रम धर्माची मर्यादा पाहत नाहीस या संबंधाचे सर्व कर्तव्य कर्म तूच स्वतः करतोस कोणतेही काम करण्यासाठी तू कधी लाजत नाहीस हे मुकुंदा आताच तू कार्य अबोला धरलायस तू का बोलत नाहीस मत्स्य कुर्म इत्यादी अवतार धारण करून तू सर्व दुष्ट शक्तींचा संहार केलास त्यामुळे हे जगजती तुला फारच श्रम पडले असतील कष्टला असतील या सर्व सृष्टीची अखंड घडामोड तू करीत असताना तुला फारच त्रास सहन करावे लागत असतील हे भगवंता तुला मी किती विनवावे तुझ्यापाशी पुन्हा पुन्हा मी किती वेळा किती किती काकुळती यावी तू प्रसन्न होत नाहीस असे पाहून वाटते की तुझी संगती आता पुरे झाली तू करुणेची मूर्ती असून माझ्याबद्दल मात्र तुला असे काय झाले आहे तुझ्यासाठी मी आता करावे तरी काय हे पंढरीनाथा तू एवढा रागावलास तरी का तुकाराम महाराज म्हणतात तू सर्व दुखे निवारण करणार आहेस आणि तू पतितांनाही पावन करणार आहेस वासुदेवा दिनानाथ कमल लोचना श्री अच्युता निज भक्ताशी सौख्यदाता तू जमीन सर्वथा शेचिना विठ्ठलानंता विश्वपती विराट स्वरूपा वामन मूर्ती ब्रह्मादि वैकुंठपती अगम्य स्थिती वेदशास्त्र अद्वैत अखंड भरिता विश्वभाहू अपरिमिता विश्वचक्षु विश्वदेवता आदि पिता ब्रह्मयाचा भक्तादिना भव भयभंगा परमपुरुषा पांडुरंगा अनादि अखिल अंतरंगा संगा संगा वेगळाची हे विराट स्वरूप भोळ या भक्तासी सर्वथा नकळी ऋषिकेशी सगुण रूप धरुणी त्यासी लावी भजनासी तुका म्हणे हे दिनांच्या नाथा वासुदेवा कमलाप्रमाणे डोळी असलेल्या अच्युता तू स्वतःच्या भक्तांना सौख्य देणार आहेस तुझ्याशिवाय असे सुख देणारा दुसरा कोणी नाही हे विठ्ठला आनंदा तू विश्वाचा स्वामी आहेस तू विराट रूप असून वामन मूर्ती सुद्धा आहेस नाही तूच निर्माण केले असून तूच वैकुंठीचा मालक आहेस नाही तुझी स्थिती कळून येत नाही तू अद्वैत स्वरूपाचा असून सर्व विश्वामध्ये अखंड रूपाने भरून राहिला आहेस तू अपरिमित असल्यामुळे तुझे मोजमापही करता येत नाही तुझे भाऊ सर्व विश्वाला कवटाळून आहेत तू विश्वदेवता असल्यामुळे आणि तू या विश्वाचा नेत्रच असल्यामुळे तुला सर्व काही दिसून येते तुला सर्व काही समजते हे देवा तूच आदिपिता असून ब्रह्मदेवाचाही तूच बाप आहेस तू भक्तांच्या अधीन होतोस आणि त्यांच्या संसाराचे भय तू दूर करतोस हे पांडुरंगा परमपित्या तू परम पुरुष असून अनादी आहेस अखिल प्राणीमात्रांचे अंतरंग ओळखणारा तू असून संघ आणि असंग यांच्याहूनही तू वेगळाच आहेस तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू सगुण रूप धारण करून भक्तांना भजन मार्गाला लावतोस